आज आव्हान आहे ना तो आम्ही शुद्ध म्हणून जातो आणि याबाबत माझ्या मोगोबांची चर्चा झाली म्हटलं ह्याला तुम्ही काय म्हणता आजमना तर त्या म्हणाल्या याला शुद्ध नट मग मग याला काय म्हणणार तुम्ही तर मग मग मला म्हणायला लागेल की ह्याला आम्ही नुसता नट म्हणतो शुद्ध नट वगैरे काय नुसता नट आणि हा जो आजमनावन आहे त्याला आमची दोन्ही घराणी शुद्ध नट शुद्ध नट म्हणतात गजान बाजूशी त्याला केदारनट म्हणून घ्यायची पण मी तुम्हाला खरं सांगतो आज मनावर मीच सुद्धा जेव्हा ऐकलं मगोबाईंचं किंवा याचं आज असं केदारनाथचा फील येतो येतो हा मध समजल्यामुळे येतो आणि विशेषतः जलधर केदारचा भास होतो मरे बरोबर आहे फक्त तो गंधारला आपण जास्ती प्राधान्य दिलं ना की मग तो केदारपासून वाचतो तेवढ्याच मुळात नट म्हणजे काय एक कुमारजींचं असं विधान आहे की नटची सगळी एक फॅमिली आहे हां बरोबर तर मुळात नट म्हणजे छाया नट का का नाही असं काही नाही मुळात नट म्हणजे काय मला सांगा नट म्हणजे मी असं म्हणेन की नट हा एक खास राग आहे असं मला वाटत नाही नट हे एक अंग आहे एक चलन आहे चलन आहे सारे रे हे चलन जिथे येईल तिकडे तो नट झाला आणि मग तिकडे आपल्याला जिथे जिथे नट बिलाल म्हणा नट बियाग म्हणा सावनी नट अमुक नट या सगळ्यामध्ये ते चलन दिसेल आपल्याला पण आता झनन झनन ही अगदी म्हणजे नट म्हणल्यावर कोणाला आठवतं आग्रह करण्याची छान ती ऐकवा झन झन झन झन विष्णे मिलन को चले जात अवर जन जन न आए ते पिया के मिलन को क्या जय जायते आबन मदन सोनाए जन जन में जनन जनन गु पूजा करण को अब घराण्याची आहे सेसवान घराण्याची पण ती आग्रा घराण्याने जास्ती अपनाही आहे अपनाही आणि त्यामुळे ते त्यांनी पॉप्युलर जास्ती केली वयाचकांचे वगैरे काय झाले आता तुम्ही सांगत होता शुद्ध नटचं किंवा ज्याला तुमच्या घराण्यात जास्त करून सारनट म्हणतात हां त्यांचा जो शुद्ध नट म्हणून जे गातात त्याला मी सारनट म्हणतो आणि आमचा शुद्ध नट हा आजम म्हणावा सारनट आहे का आता मी ऐकवले नाही साजना घर <coughs> sajana सज धर ही फ्रेस घेतो साध रे रे रे गा गाय गा रे त्या जे म्हणजे सुद्धा आहे मानो जे तुम मानो बिहारा मानो जे <laughs> तुम मानो मा मानो जे तुम मानो सोतन संग पीतन गाय मानो रे तुम पियरवा मानो रे तुम अंतर अंतरा <clears throat> सजन पिया मोसेरा रख रत गो सजन पिया मोसेरा रख रत गो बहुला जन गाय मानो जी तुम पियन वा मानो जी तुम तुम मा आता याच्यात गंमत काय खासा याच्यामध्ये बोल टाकायचे लय सोडून फार मजेशीर बोल टाकायचे आता आम्हाला इथे जमत नाही हीच लय ma no di tu na tha din din ra ma ma no di tu ma ma ma no pi ga ra ma ma no di tu ma ma no pi ga ra ma ma no di tu ma ma tu ma ma no ma no di तुम मान पी गवा मान पी तुम मान तुम मान मानो जी तुम मानो पी गवा मानो जी तुम मान तुम मान आहे सो तन संग पीतल गाय <laughs> मानो जी तुम तुम मानो पेगन काहे सो तन संग पीतल गाय मानो जी तुम पेगर मानो जी तुम मग ती दुगण वगैरे मानो जी तुम मान मनोजी तुम मानो बिगड़वाए मनोजी तुम तुम मानो बिगड़वारे मनोजी तुम मानो बिगड़वारे काहे तो तन संग पीत लगाए मनोजी तुम तुम मानो बिगड़वा काहे तो तन संग पीत लगाए मनोजी तुम मनोजी तुम मनोजी तुम चालू होते पण खरं सांगायचं म्हणजे हे नटचे प्रकार जास्ती प्रचलित केले ते जयपूर घराण्याने आम्ही गातो पण फार थोडे छायानट किंवा सारनट नटबिहार असेच गातो पण सावनी नट आणि इतर जे नटचे प्रकार आहेत ते जयपूर घराण्याने जास्ती प्रचलित केले आणि मला कधी कधी असं वाटतं की त्यांच्या त्या गायकीच्या ढंगात ते जास्ती चपकल बसतात सारे रे आता गंमत अशी आहे की खूप जो विचारतात मला आग्रा घराण्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय आणि आज सगळ्यांना ज्ञात असलेलं वैशिष्ट्य म्हणजे की राग शुद्धता तालावर प्रभुत्व लयकारी उत्तम करतात लयकारी उत्तम करतात वगैरे वगैरे अशा तऱ्हेचे एक ही बाह्य अंग दाखवली जातात परंतु माझ्या मते आग्रा घराण्याची पोटेन्शियलिटी ही आहे की राग ज्या ज्या प्रकृतीचा असेल त्या त्या प्रकृतींवरून ते पेश करण्याची अच्छा ही पोटेन्शियलिटी जी आहे आणि त्यामुळे आग्रा एक वैशिष्ट्य निळा स्थापन होतं आणि तुम्हाला आढळून येईल म्हणजे एखादा समर्थ गायक असेल तर तो एक दरबारी किंवा मेघमल्लासारखे विरस्ययुक्त राग ज्या ढंगाने पेश करीत त्याच्यापेक्षा मारुबिहागसारखा राग किंवा यमनसारखा राग निराळ्या ढंगाने पेश करेल सवलकीने याच्या उलट सुराचं काम असणारे राग जिथे रामकली आहे जोगी आसावरी आहे यांच्यासारखे राग ते सुराच्यामध्ये दंगून जातात आणि त्या तऱ्हेने पेश केले जातात नटचे प्रकार आहेत किंवा अगदी हलक्या फल फुलक्या प्रकृतीचे रा राग आहेत तिथे लयकारीवर जास्त भर दिला जाऊ शकतो किंवा अशा तऱ्हेने ते निन्याळ तऱ्हेने पेश केले जातं उदाहरणार्थ गारा कन्नडा ते मारो राजेंद्र धनाश्री हे हलक्या प्रकृतीचे राग आहेत त्या त्याप्रमाणे ते तसे पेश केले जातात तिकडे आम्ही जास्त विलंबित खेचाखेच सुरांची नाही राहणार ते तेवढ्या मस्क्याच्या याचे थोडे नमुने बघूया आपण हो बघूया ना आता थे मारो राजेंद्रापासून सुरू करा हां God. ना नका एक एकताल एक म्हटल्यानंतर एकताल Yeah, yeah. I तिखट व्हावे चालून देते सूर कटली घेतले त्याच्यामध्ये आस नाही मीण नाही लोच नाही बघा तुम्ही इकडे लो थोडी लोज बीज घेतली तर एकदम रागाचं स्वरूप बदलून जाते हे मरून मरून एक सूर आहे रागाचं स्वरूप बदललं <laughs> पण बदललं म ते गमत आहे म्हणजे आमच्या घराण्या घराण्यामध्ये थोडासा मतभेद होतो आणि मलाही ते खटकलं हा दैवतावर जो दोनदा न्यास केलाय ना तो या रागाच्या प्रकृतीला मारक आहे तुम्ही सबन मध्ये बघा अंतरामध्ये मला असं कळी ही फ्रेज कुठेच नाहीये त्यामुळे रागाचं स्वरूप थोडं हलतं त्याच्यामुळे म्हणून मी तिचे जात नाही मग मी माझी स्वतःचीच बंदिश पण माझ्या बंदिश एवढ्याला गाऊ सिक्वेन्स मध्ये कैसे मैं जाऊं पिया के घर कैसे मैं जाऊँ हरे पिया के घर कैसे मैं जाऊँ हरे पिया के घर जय भई जय नजर नाय मोए आवत डगर कैसे मैं जाऊँ हरे पिया के घर पि गर केसे मे जावाले गर सारा जरवै सारा जल न जरना मोयगर केसे मे जावालग लागे मोए अकेली गवाने को डर लागे मोए अकेली गवाने को जाओगे मैं जब संग आवे जाओगे मैं जब संग आवे दस पिया कर पकड़ कैसे मैं जाऊँ पिया ऐसे में जाओ पिया के घर पिया के घर पिया के घर डर लागे मोहे अकेली गवन को हाँ। जाऊंगी मैं जब संग आवे रसपिया कर पकर मलक संग हाँ। ये कार्य बाग आईया हम्म। हा ख्याल तुमच्या घराण्यातला आहे का नाही मला नाही मी तरी ऐकलं नाही जरा गाऊन नका ये कारे बाग आईया न जगन्नाथ बोंजेकडून अच्छा आलेला आहे मला वाटतं असं आहे पण तुम्ही आता दोन निषेध घेता का धनश्रीमध्ये ह्याच्यात ते दोन गंधार आहेत ते दोन दोन निषेध दाखवला तुम्ही जो धनश्री गायलात नाही त्याच्यात दोन निषेध होते दोन निषेध म्हणजे दुसरा निषेध जो आहे ना तो या अंगाने जातो पद असा नाही धनश्रीचं तत्व जर बघायचा प्रयत्न केला तर तुम्हाला एक बंदिश आहे आपण काय पाहिजे काढून टाकू हरिया बेरा मारा हो जवामक निवायो स्वरूप तेच आहे बिलकुल बरोबर आहे छान हा कोमल शब्द आम्ही वापरतो तो वैकल्पिक आहे it is not a must must उसकी खूबसूरती खूबसूरती एवढ्या पुरतं जा आणि त्याच्यामुळे मला असं वाटते माझं इंटरप्रिटेशन आहे की धनाश्री हा जो शब्द पडलाय आपले हे जे नाव पडलं आहे हा तर श्रीचा काही प्रकार नाही प्रश्न पण बागेश्री आणि रागेश्री याच्या फॅमिलीमध्ये हा मोडतो बागेश्वरी आणि रागेश्वरी हे त्यांचं मूळ नाव तसा याचं मूळ नाव धनेश्वरी असलं पाहिजे <laughs> आणि ही जी फ्रेज आम्ही घेतो ना ती रागेशीच्या रागेशीच्या जवळपास मोडते ती म्हणून माझं इंटरप्रिटेशन असं की हे धनेश्वरी नाव असलं पाहिजे मी कासाबांची चर्चा केली याच्यावर तर ते म्हणाले होऊ शकते खादिम खायचं खासाहेबांशी असेल कारण त्यांना याच्या मध्ये काही विशेष तसं इंटरेस्ट नसते आणि जो आम्ही धनाश्री गातो ना श्रीअंगाचा तो वेगळा तो एकदम वेगळा म्हणजे तो पुऱ्या धनाशी त्याच्यातूनच निघालाय असं तुम्हाला अगदी हा सूर्य हा जय तरी जेवढा आहे कसं आहे श्री पुढे पहा मोरचना उत्तरांग पुरा पुऱ्या धनाशीच आहे पण गम रे ग हे निळ हे नाही गम रे असा येतो त्याचा म्हणजे हा धनाश्री आग्रा करण्यात आहे नाद ब्रह्म नाद ब्रह्म तर खासाहेब मला मला म्हणाले की ह्याच्यातून तो प्रिया धनुषी आलेला आहे वा आणि ते पटते म्हणा अगदी ह्याच्यावर आमची स्टँडर्डायझेशन चर्चा झाली होती तर ते दोघी गिंडे आणि आठवले काय म्हणायला तयार होईल नाही म्हणाले पण मला पटतंय चटकन पटण्यासारखंच आहे हो पण एकाने पण दाखवायचं ठरवलं मग काही तर तुम्ही असं म्हणाल होता की वेगवेगळे जे म्हणजे पारंपरिक अकरा घरणं आहे की रागाच्या प्रकृतीप्रमाणे पेश करण्याची पद्धत वेगवेगळी असते आता झिंजोटी हा एक परत धमार सुद्धा आग्रह करण्यात आले जातात ना हो. आणि तुम्ही सुद्धा धमार फार चांगला करता झिंजोटीत धमार म्हणता का तुम्ही हो. दर दर कधे नाही आता आपला प्रकृतीने निरोप निघाला ना पण मला एक धमारची पण मजा तुमच्याकडून पाहिजे <laughs> घेऊन आणि ती इनिशियली असू दे नाही मी काय म्हणत ओके प्रकृती समा संबंधी त्या प्रकृती नरो गाण्यामध्ये सुद्धा काही काही अग्रकरणाचे खास राग आहेत की जे ते तुम्हाला त्याच ते वैशिष्ट्य त्या घराण्याचं झाड आहे दुसरीकडे उदाहरणार्थ आता मियामल्ला मियामल्ला सबन दुनिया गाते यात शंकाच नाही पण आग्रह करण्यामध्ये विशेषतः मला जे खासेबाने जे रूप दाखवलं मी त्याच्यामध्ये तुम्हाला कळून चुकेल हे रूप जे आहे ते जर चार तुम्ही जे सुरतेच आहेत काही फरक नाही परंतु लगाव त्याचा एकंदर बर्ताव हे सबंध त्याचा निराळे <clears throat> स्वरूप आता बघा <clears throat> आज आवाजाला फोकस नाही ಸಾಧನೆ the <laughs> आता गमत अशी आहे आपण जो नेहमी जो प्रचलित ऐकतो निषादाचा लगा रे ऐकतो ना बरोबर आम्ही नाही तसं रे हा लगा आणि हा लगाव फक्त आमच्या घराण्या बाहेर फक्त गिंडीच बरोबर करतात Mm-hmm. Mm. त्याच्यामध्ये गंधारचा लगाव सुद्धा चढाय पहा रिडायन रिडायन असं नाही होत मबनी असं तुमचं म्हणणं म्हणजे मबनी असं नाही असं नाही कसं मबने दैवतवर तो विसावतो निषादवर नाही विसावत <laughs> <laughs> त्याला दैवताला प्राधान्य आहे निषादाला खरं म्हणायचं म्हणजे हे आंदोलन दैवताचं झालं बरोबर निषादाशी दैवत शुद्ध निषाद साजवळ आहे साजवळ <laughs> त्याला हे करायचं नाही त्याला नाही नी नी नाही नाही कोमलनी आणि दैवत तुम्ही निषाद आणि सा सा क्वचित तुम्ही आरोहाला दोन्ही निषाद एकत्र घेऊ ते चालतं परंतु सहसा असा आरोहाला दोन्ही मला एक असं सांगा की मंद्र पंचमापासून वरती जाऊन कसं एक त्याचं चलन कसं होऊ शकतं कारण मला फार सुंदर सापडलं त्याचं भीमा बरे मरे प असं नेमा बागा मारे पागा रे निळा असाच जातो क्या दुसरी गोष्ट सावरून कोमल निषाद येताना आम्ही डायरेक्ट तो निषाद लावत आहे असं नाही होत त्याला शुद्ध निषादाचा टच लावून असं नाही होत ना असं जात ही खास अग्रग्रणीची खासियत आहे आणि या संबंध रागाचा जो विस्तार आहे ना तो असा दोलायमान आहे क्या बात बघ दिए असा तो लवचिकपणे फिरतो आणि म्हणून मी आम्हाला म्हणायचे जेवढी ध्रुपदं गायली जातात त्याला पूर्वीचे लोक बेंगी की ध्रुपद म्हणायचे बेंगी याचा अर्थ उत्तरेमध्ये कावड असते ना दुधाची त्याला बेंगी म्हणतात ते दुधाची कावड घेऊन भैया जाताना ते कावड अशी हालत जाते तर तो भास होतो याच्यामध्ये म्हणून ते बेंगी की ध्रुवत <laughs> ते ही सगळी माहिती देण्यासाठी मुद्दा महाराज घेतला तसंच आता दरबारी तर सगळेच गातात यात शंकाच नाही आम्ही आग्रा घराण्यामध्ये गमा रेसा करत नाही बघा अच्छा <clears throat> हा गद्दार जो लावतो ना याचा रिषभाची तर आंदोलन आहे पण हा गंधार रिषभातून सुद्धा कधी कधी नकळत त्याचा तू पहा आहे किती नकळत येऊन गेला Oh. असं त्याचा रिषभाशी आंदोलन असल्यामुळे तुम्ही जेव्हा गमा करता तेव्हा तो गांधार उचलला जातो त्याचं अतिकोमल स्वरूप राहिलं नाही तिकडे आणि ते कायम ठेवण्यासाठी म्हणून आम्ही आणि मला नक्की आठवतं केसरबाई सुद्धा असंच गात होत्या दरबारी आ अरे अरे गमरेसा केलं की तो गंधार कोमल नाही राहिला श्रुती वाढली वाढली तेवढ्यासाठी आता तुम्ही वरता मग पुढे कसं पंचमला जाताना तो कायम ठेवायचा तसं पण आंदोलन दिलं की तो वाढला असं केलं की तो जरा वाढला तिसरी गोष्ट काय लोक सगळे समजतात की गमरेसा केला की कानडा होतो आणि म्हणून ते मिया सुद्धा गमरेसा आहे ही जी फ्रेज आहे ती कानडा वाचक आहे असं समजतात पण तसं नाही आहे माझ्या मते गमरेसा कशा रीतीने तुम्ही घेता ह्याच्यावर अवलंबून आता कानडा मिया मल्हारमध्ये कसं आहे ग ग पण जात मेघ मल्लांमध्ये सुद्धा हे पण हे कानडामध्ये नाही येणार कानडामध्ये रे रे ग रे ग मम रे सा रे सा जेवढे कन्नडाचे प्रकार मला माहीत आहेत त्याच्यामध्ये ही फ्रेज येते ग मम रे सा सा आता तो su kereni goli goli असं करणे गोरी असं नाही होत ना तो असं हा करणे गोरी मला सट्टा टच खाली ग मरे रे तसं सुग्रय्या पिया बन बन जय सिना बन जय असं नाही होत तसं केलं की तो मल्हार झाला तर कानडाचा गमरेसा हा मल्हारच्या गमरेसापासून फार निराळा आहे बरोबर <laughs> कुठलेही कारण घ्या आता असते संपूर्ण हे ही तर एकदम निराळच पडते गमारेसा येतच नाही मला असते म्हणतात आता पाहिजे ह्याच्यामध्ये आम्ही गंधाराचा लगा औरवाला ग असं करतो प ग असं नाही करत अडीच होता येतो ना बडा ख्याल आहे लय सांगा त्याला दिन तीर कीट न cho खाली दोन <laughs> व्यवस्थित मी जरूर करायचं जो जो Bye. घराण्याचं वैशिष्ट्य प रे म्हणजे गमरेचा हा भाग नाहीये गमारेचा नाही याच्यात नाही गमाबामा गमरेसा आणि ही तुम्ही एक याची मिया ची प्रकृती फार छान सांगितली कावड म्हणा किंवा हे किंवा दोलायमान ज्याला ऑसिलेशन म्हणतात कम्प्लीट असं असं आता मारुबेलचं तुम्ही म्हणत होता हा मारुबे क्या बात वेदना थोडंसं रागाबद्दल सांगता का रागाबद्दल सांगता थोडं थोडं रागाबद्दल आहे काय खास सांगण्यासारखं नाही हा राग हलक्या प्रकृतीचं आहे आणि फार नखरेल राग आहे नाही ते हैदर खायक होते कोल्हापूरला त्यांनी तो किरणेवाल्याला सांगितला मध्ये गायला लागले आणि एकेकाळी फार मोठा वाद झाला होता हो असं बिहागचंच हे स्वरूप आहे बिहागचंच स्वरूप आहे हो. स्वरूप आहे बिहागचं तर त्याच्यात बिहाग कसा दडलेला आहे खरं सांगायचं म्हणजे हा तीव्र माध्यमाचा बिहाग असं म्हणायला हरकत नाही आणि याच्यावर आमची चर्चा जेव्हा झाली रागांच्या स्टँडर्डायझेशनमध्ये तेव्हा रतनपाई म्हणाल्या की मला हा यमनी बिहाग म्हणून शिकवलेला आहे अच्छा हां आणि गिंडेही ॲग्री झाले तर म्हणाले खरं वास्तविक पाहता हा याच्यात कल्याण भरपूर आहे तेव्हा यमनी बिहाग म्हणायला काही हरकत नाही आला <laughs> तुम्हाला पटलं ठीक आहे कारण आपण जसं इंटरप्रिट करावं तसं आहे आणि जसा तो मांडावं तसं आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण पंचम वगळ आहे हा प्रकार झाला हा आमचे खासदार म्हणता हा पुऱ्या अंग आहे औरवाला बरोबर बरोबर पुऱ्या अंग आहे पण जेव्हा तुम्ही त्या पुऱ्यामध्ये शुद्ध रेषेप जेव्हा लावता त्याला कल्याणच स्वरूप दिसून येते आता पुऱ्यामध्ये सुद्धा खुद्द पुऱ्यामध्ये तुम्ही शुद्ध रेषेप वापरा सगळ्यात कल्याण आहे यमन कल्याण आहे निरे गामा रे रे गामा रे रे <laughs> त्याला पुऱ्या अंग जरी असला तरी कल्याण कल्याणमध्ये मोडायला काही हरकत नाही की म्हणून त्याला बि कल्याण बिहाग कल्या काय यमनी बिहाग हे नाव ठेवलं तर काही बिघडत नाही त्याला मुख्य म्हणजे हा राग अतिशय यमंत स्वरूप आल्यामुळे त्या अतिशय लोजदार बनला आहे आता तुम्ही पारंपरिक आग्रह करण्याचं रूप ऐकवत आहे हा पारंपरिक Ừ. để nó để nó أنا Yeah. ਜਿਵਨ da da nere koyu ke Morena re na re ma je na ra re ba re mo ni ra ba re mo re na re ma je na ra re ba re mo re na ma ma je na ra re ba re mo ni ra re ba re mo ni ra परि मोहि जरे परि मोरि नाराय मजनादे मोरि राम मजे दारा परि मोहि भारि मोरि न मय भजना रा मोरि राम मजे धारा पनि मोरि आ रे मोदिना मरे मे भरि मोदि ना मधे दारा भरि बोता परि मोदि नाय मजे दा मरे मोरि नाम रे मजे दा भर हरे भरे मोरे मया मधे दारा हरे मोरी नम रे दादा रे गे परी मोरी रे मोरी रे रे मोरी रे मोरी रे मोरी रे मग त्यांना सुद्धा याच्यामध्ये तशाच मुला मिळाल जोरकस आता मी आम्हाला आपले दरबारीचे तानात असल्या इथे येणार शोभणार नाही सर आधा कधी शक्यतो लयकारी न करता हो रे ना हां ಬಂದಿ ಬಂದ್ಲೆ ಚರಣ खूप प्रचलित आहे ते मला वाटतं आमच्या खासाबाम विला विलायत नाही जास्त प्रचलित आहे लगाय लगाय लगाय लगाय लगाय लगाय लग शाम सुन्दर सो नार लये श्याम सुन्दर सो मे नय बस रे की घो न बस रे की घो न भय म बाबरी सजन पिया मोराजी जादूक पार लगाय मे न लगाय लगाय मैं नचावतर नाचगावत केरना द नच गत करना आज सुहागिरात सखि य केसो जना च गावत करया आज सुहाग की रात सखिया न के तो गन चत गावत करे अनु बाजत बाजत जप मृदंग बाजत बाजत जप मृदंग जनन जनन जनन बाजत पायल जनन जनन जनन बाजत पायल आवो गुनियन बिल कर गाओ बिन बजाओ ए रसरोंग नाचत गावत कर नाचत हा. काय ही थोडीशी खरं सांगायचं म्हणजे आमच्या घराण्याच्या ट्रेटच्या थोडीशी बाहेर आहे आणि ही स्फूर्ती मी जी घेतली ती पुष्कळसं आरोलकर बाबांचं ऐकून घेतली आरोलकरांच्या काही काही ग्वाल्हे घराण्याच्या बंदिशी आहेत त्याच्यामध्ये ब एंड जे होतं ते समय सोडून दुसरीकडे कुठेतरी होतं त्याची एक मजा निराळी असते <laughs> त्याचा मी इथे उपयोग करतो <laughs> काय खरं सांगायचं म्हणजे ह्या बंदिशीत जी सूक्ष्मता आहे ना ती तुमच्यासारख्या माणसालाच कळणार सर्वसाधारण माणसाला वाटते काय हे सम सोडून मध्येच कुठेतरी एकदम <laughs> पण एक आणि एक उदाहरण घेऊन आपण थांबवायचं हो, एक तुम्ही जे प्रकृती सांगितली मिया मल्हार नट झाला गारा करण्याची प्रकृती गारा तसंच जसा धनाशी आपण गायला ना तसाच गारा कानडा जय जवळ आहे परंतु प्रकृती त्याची आले बर हा मी छोटीचीच घेऊन बरं बरं नुसतं नोमतोम करून दाखवतो da da da ma da da na no ma da da da da da da da Ya untuk entiendo que amanan y a ah. Rega sare nisa sa. Aso chalan vokre aurota. Sare da ni da ba ma paga ga rega sare nisa sa. Aso. Ani madhe hi pire zete. Rega ma pada da rega sare nisa sa. He pane zete. Ya ya ya ya. agar agar. हो पारंपरिक छान मोरी भैना छान मोरी करकन लागी करकन लागी को करण कर पकरत जोड़ी रे लगर वाचा मोरी मोरी कर कम लागे दे को करण कर पकड़त जोड़ी रे लगर वाचा दे मोरी भैया तुमर मिलन को आयर बिगनवा तुमर मिलन को आयर बिगनवा साचनंद के चोरिया मोरे साचनंद के चोरिया को करन पकरणी सारि भगवनि पग मरे गरे सारि भ Madani Zadani Badama Paga Mare Gazarini Zalangana Vachana Mon Magamare Gazare Pama Pama Gamari Nani Dava Basani Zani Nani Badama Paga Mare Gazare Zani Zalangana Vachana Mon Magamare Gazare Pama Pama Gamari Nani Dava Dama Pama Gamadani Zani Zani Badama Paga Mare Gazare ma re ni la re ni da re da ni la ba re ga ba ma re ga ma re ga da re ni sa ba ge ne ma cha ne mo ba ya ya ya सरगम एवढ्यासाठी गेला की त्याचं चलन मग माझ्या आणि ना मग माझ्या आणि ना सदनी नानी भरानी ना रे नानी ना मग मानी नानी न बन बाबा मग मग रे मानी नि भरन बाबा पग म रे ग ग रे नि ग ग न मा चांद मोरी नानी maga mare ga jare ni ni ni ra ra ga ga ga ni ta jai ra ni da maga maga ga ni jare de mo hai ga re ni na ba ga ra ra ni ni da maga ma da ni da da ni pa ta ma pa ga de ga jare ni ta dai ga de mo chan de mo ri ba ya chan de mo ri ba ya नाही ह्याच्यात नाही माझी ह्याच्यात थोडीशी जागा जरा उरली आहे पाच मिनिटं हो. काय तुमचं मला एक तर छायल रोके डगरिया हे कशात म्हणता तुम्ही रागाचा कोणाची एक धून आहे ती हे ह्याची बंदिश आहे कोण बरं तो अजिज पिया अजिज पिया नाही वाहिद पिया वाहिद पिया वाहिद पिया त्याच्यात अंतरामध्ये आहे की शब्द आता माझ्या लक्षात नाही पण चल रोके डगरिया, ta đô đê đê lê đô kê nê gà đi nê ta đô đê đê cô đê cô dê lê nghe nê hoa nê ghi đê lê đê đê lê đô kê nê gà đi nê ta đô đê मी असं वर्षन ऐकलं होतं देखो देखो जी असेल बघा पण मी दोघा तिघांच्याकडून ऐकलं हे असं दर्शन कासाबाने असं दर्शन Tano de je le no ke da ga ri da do de de ko de ko je le ga na wa ne ge na la ri de je le do ke na ga ri da do de je le no ke da ga ri da de na भुज गए जल जमुना बरन को जो गए जल जमुना बरन को बीच में ठाड़ो वाली नंद को जेल मैं तो वही न पिया को जय करूँगी पुकार दद की मोरी मधु की बोरी चल रोके che la do ke da ga ri ta do re देखो देखो जी लंगर बाने की रला जी दे छे दो के डगर दो दे पूजो गए जल जमुना बरन गो गो जो गए जल जमुना बरन गो भीष्म ठाड़ो आले नन कोजेल भीष्म ठाड़ो आले नन कोजेल मैं तो वही दबिया से जाए करोगे पुकार मैं तो वही दबिया से जाए करोगे पुकार दादू की मोरी में डूगी बोरी जल रोके गए जाए ताए तो दो चेला पटदीपकी हा आग्रा करण्याचा राग आहे का पटदीपकी किंवा प्रदीपकी ज्याला म्हणतात पूर्वीपासून येतो त्याला पडदीपक पडदीपिकी आणि पडदीप हे फार छान चर्चा केली तुम्ही आपण पुढच्या वेळेला आग्राकरणाचा पडदीप कसा गायला होतो त्याच्यातून पडदीप केक कशी आली आणि पडदीपक कसा हे मी तुम्हाला समजून आता कधी छोटस आता काय तरणा ऐकू ह्याचा थोडीसा तरणा ऐकू चल दि धनो न धन्य धनो दानि रे कान्यजन ददानी दि ताद दाने दानी दारे दाने दे दाने दे माया दे दया दे दारे दाने दादा दारे दाने दे दारे दाने da ne da ne da ne da da ne da ne da ne da ne da ne da ne da na re da ne Dim da re da ne da da re da ne dim da re da ne da da re da ne dim da na na na da ne da ne నాదా కిడనగ ధుమ్ కిడనగ ధిత్త కిడ కట గరి గన దా తిర గర గరి గన ధా తిర గన గరి గన ధా ధా ధా దిరి తను తదా రే నాయని దే ധീം താരെ ദാനി തദാരെ ദാനി ധീം താരെ ദാനി തദാരെ ദാനി Jay Tana Nana Tana Derena Jay Tana Nana Tana Derena Tana Derena Tana Derena Tana Derena Nada Kiranaga Dum Kiranaga Ditta Tida Kada Gadi Gana Da Tida Gada Gadi Gana Da Tida Kada Gadi Gana Da Da Da Diri Tana Tada Derena Nana Tana Derena Nana de ta no ta na re na ni de de da re da ni da da re da ni de de da re da ni da da re da ni da de da ne da ni da da da ni da da re da ni da da re da ni de ta no da da re da ni de de ta no de de ta no de de ta no आणि एक अरे काय तुमचं अरेंडिंग चाललंय किती राहिले अजून ते कैसी चेरा करत गिरधारी कैसी चेरा कर गिरधारी गिरधारी कैसी चेरा करत करत गिरधारी कैसी चेरा करत गिरधारी कैसी चेरा करत गिरधारी मैं तो बीज किनारायण मैं तो बीज किनारायण छिल संग कर छक्का छोरी कगसी चिर कर गिरिधार का चिर मैं तो बीज और करो ना की थोड़ी न तो मैं दूंगी गाड़ी का ऐसी चेहरा करनगी हाँ। ऐसी चेहरा करनगी दस कयो ना मोरे पाछे परोरे दस कहो ना मोरे पाछे पर और करो ना ठीक थोड़ी ना तो मैं दूंगी गाड़ी ऐसी अंतरा दोन तऱ्हेने म्हणतात आता समेपासून रस कयो मोरे पाठे परो रे और करो ना ठिठोरे ना तो मैं दूंगी गारी का ऐसी गिर ऐसे चेर कर गिरी धारे मैं तो विजय के नारी मैं तो विजय के नील चबेली संग कर झका झोरी कागे से चेर कर नगेरे चेर कर नगेरे चेर कर नगेरे दाई